रात्र काळी सागर काळी यमुना जडे काळी उमा गुंत काळी बिलबर काळी गळामुती कावळे काळी उमा गळामुती कावळे काळी उमा कास कासोलीत काळी व कास कासोलीत काळी व उंच काळी दिनभर काळी उंच काळी दिनभर काळी कळामुती कावळी काळी ओ मा कळामुती कावळी काळी ओ मा सकले पाण्याला नवदाय साधणी नवदाय साधणी नवदाय साधणी एकने पाण्याला नवदाय साधणी नवदाय साधणी नवदाय साधणी नवे पाठवा मूर्ती सावळी मूर्ती सावळे उमाय उंच काळी दिनभर कळामुती कावळी काळी ओ माय कळामुती कावळी काळी ओ माय विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी कृष्ण मोठी कावळी काळी हो माळा मोठी कावळी काळी हो रात्र काळी सागर काळी यमुना जळी काळी हो मांत काळी बिलवर काळी करामती कावळी काळी हो करामती कावळी काळी